Listen to lesson number thirty one तीन भावंड मुलानो ही तीन भावंड पहा रोहिणी कमल आणि सतीश रोहिणी रोज दोन कप चहा पिते रोहिणीला चहा फार आवडतो तिला कॉफी आवडत नाही सतीश सकाळी कॉफी पितो सतीशला कॉफी फार आवडते त्याला चहा आवडत नाही आणि कमल रोज सकाळी दूध पिते कमलला चहा किंवा कॉफी मुळीच आवडत नाही तिला फक्त दूध आवडत, मुलानो नीट ऐका रोहिणीला चहा आवडतो सतीशला कॉफी आवडते आणि कमलला दूध आवडतं तिघांच्या तीन तरह त्यामुळे सकाळी त्यांच्या आईची धांदल उडते कारण रोहिणी म्हणते आई मला चहा हवा आहे सतीश म्हणतो आई मला कॉफी हवी आहे आणि कमल म्हणते आई मला दूध हवा आहे आणि तिघही म्हणतात आई आम्हाला बिस्किट पण पाहिजेत आम्हाला दुसरा खाऊ नको मुलानो मला फार गम्मत वाटते तुम्ही पण एकदा त्यांच्या घरी जा आणि ही गम्मत पहा लिसन अँड रिपीट तीन भावंड तीन भावंड मुलानो ही तीन भावंड पहा मुलांनो ही तीन भावंड पहा रोहिणी कमल आणि सतीश रोहिणी कमल आणि सतीश रोहिणी रोज दोन कप चहा पिते रोहिणी रोज दोन कप चहा पिते रोहिणीला चहा फार आवडतो रोहिणीला चहा फार आवडतो तिला कॉफी आवडत नाही तिला कॉफी आवडत नाही सतीश सकाळी कॉफी पितो सतीश सकाळी कॉफी पितो सतीशला कॉफी फार आवडते सतीशला कॉफी फार आवडते त्याला चहा आवडत नाही त्याला चहा आवडत नाही आणि कमल रोज सकाळी दूध पिते आणि कमल रोज सकाळी दूध पिते कमलला चहा किंवा कॉफी मुळीच आवडत नाही कमलला चहा किंवा कॉफी मुळीच आवडत नाही तिला फक्त दूध आवडतं तिला फक्त दूध आवडतं मुलानो नीट ऐका मुलांनो नीट ऐका रोहिणीला चहा आवडतो रोहिणीला चहा आवडतो सतीशला कॉफी आवडते सतीशला कॉफी आवडते आणि कमलला दूध आवडतं आणि कमलला दूध आवडत तिघांच्या तीन तऱ्हा तिघांच्या तीन तऱ्हा त्यामुळे सकाळी त्यांच्या आईची धांदल उडते त्यामुळे सकाळी त्यांच्या आईची धांदल उडते कारण रोहिणी म्हणते आई मला चहा हवा आहे कारण रोहिणी म्हणते आई मला चहा हवा आहे सतीश म्हणतो आई मला कॉफी हवी आहे सतीश म्हणतो आई मला कॉफी हवी आहे आणि कमल म्हणते आई मला दूध हवं आहे आणि कमल म्हणते आई मला दूध हवं आहे आणि तिघही म्हणतात आई आम्हाला बिस्किट पण पाहिजेत आम्हाला दुसरा खाऊ नको आणि तिघही म्हणतात आई आम्हाला बिस्किट पण पाहिजेत आम्हाला दुसरा खाऊ नको मुलानो मला फार गंमत वाटते मुलांनो मला फार गंमत वाटते तुम्ही पण एकदा त्यांच्या घरी जा आणि ही गंमत पहा तुम्ही पण एकदा त्यांच्या घरी जा आणि ही गंमत पहा ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल्स मला चहा आवडतो मला चहा आवडतो आम्हाला चहा आवडतो आम्हाला चहा आवडतो तुला चहा आवडतो तुला चहा आवडतो तुम्हाला चहा आवडतो तुम्हाला चहा आवडतो आपल्याला चहा आवडतो आपल्याला चहा आवडतो त्याला चहा आवडतो त्याला चहा आवडतो तिला चहा आवडतो तिला चहा आवडतो त्यांना चहा आवडतो त्यांना चहा आवडतो मला कॉफी आवडते मला कॉफी आवडते आम्हाला कॉफी आवडते आम्हाला कॉफी आवडते तुला कॉफी आवडते तुला कॉफी आवडते तुम्हाला कॉफी आवडते तुम्हाला कॉफी आवडते आपल्याला कॉफी आवडते आपल्याला कॉफी आवडते त्याला कॉफी आवडते त्याला कॉफी आवडते तिला कॉफी आवडते तिला कॉफी आवडते त्यांना कॉफी आवडते त्यांना कॉफी आवडते मला दूध आवडतं मला दूध आवडतं आम्हाला दूध आवडतं आम्हाला दूध आवडतं तुला दूध आवडतं तुला दूध आवडतं तुम्हाला दूध आवडतं तुम्हाला दूध आवडतं आपल्याला दूध आवडतं आपल्याला दूध आवडत त्याला दूध आवडत त्याला दूध आवडत तिला दूध आवडत तिला दूध आवडत त्यांना दूध आवडतं त्यांना दूध आवडत मला पेढे आवडतात मला पेढे आवडतात आम्हाला पेढे आवडतात आम्हाला पेढे आवडतात तुला पेढे आवडतात तुला पेढे आवडतात तुम्हाला पेढे आवडतात तुम्हाला पेढे आवडतात आपल्याला पेढे आवडतात आपल्याला पेढे आवडतात त्याला पेढे आवडतात त्याला पेढे आवडतात तिला पेढे आवडतात तिला पेढे आवडतात त्यांना पेढे आवडतात त्यांना पेढे आवडतात मला जिलब्या आवडतात मला जिलब्या आवडतात आम्हाला जिलब्या आवडतात आम्हाला जिलब्या आवडतात तुला जिलब्या आवडतात तुला जिलब्या आवडतात तुम्हाला जिलब्या आवडतात तुम्हाला जिलब्या आवडतात आपल्याला जिलब्या आवडतात आपल्याला जिलब्या आवडतात त्याला जिलब्या आवडतात त्याला जिलब्या आवडतात तिला जिलब्या आवडतात तिला जिलब्या आवडतात त्यांना जिलब्या आवडतात त्यांना जिलब्या आवडतात मला केळी आवडतात मला केळी आवडतात आम्हाला केळी आवडतात आम्हाला केळी आवडतात तुला केळी आवडतात तुला केळी आवडतात तुम्हाला केळी आवडतात तुम्हाला केळी आवडतात आपल्याला केळी आवडतात आपल्याला केळी आवडतात त्याला केळी आवडतात त्याला केळी आवडतात तिला केळी आवडतात तिला केळी आवडतात त्यांना केळी आवडतात त्यांना केळी आवडतात मला चहा हवा आहे मला चहा हवा आहे आम्हाला चहा हवा आहे आम्हाला चहा हवा आहे तुला चहा हवा आहे तुला चहा हवा आहे तुम्हाला चहा हवा आहे तुम्हाला चहा हवा आहे आपल्याला चहा हवा आहे आपल्याला चहा हवा आहे त्याला चहा हवा आहे त्याला चहा हवा आहे तिला चहा हवा आहे तिला चहा हवा आहे त्यांना चहा हवा आहे त्यांना चहा हवा आहे मला कॉफी हवी आहे मला कॉफी हवी आहे आम्हाला कॉफी हवी आहे आम्हाला कॉफी हवी आहे तुला कॉफी हवी आहे तुला कॉफी हवी आहे तुम्हाला कॉफी हवी आहे तुम्हाला कॉफी हवी आहे आपल्याला कॉफी हवी आहे आपल्याला कॉफी हवी आहे त्याला कॉफी हवी आहे त्याला कॉफी हवी आहे तिला कॉफी हवी आहे तिला कॉफी हवी आहे त्यांना कॉफी हवी आहे त्यांना कॉफी हवी आहे मला दूध हवं आहे मला दूध हवं आहे आम्हाला दूध हवं आहे आम्हाला दूध हवं आहे तुला दूध हवं आहे तुला दूध हवं आहे तुम्हाला दूध हवं आहे तुम्हाला दूध हवं आहे आपल्याला दूध हवं आहे आपल्याला दूध हवं आहे त्याला दूध हवं आहे त्याला दूध हवं आहे तिला दूध हवं आहे तिला दूध हवं आहे त्यांना दूध हवं आहे त्यांना दूध हवं आहे मला कागद हवे आहेत मला कागद हवे आहेत आम्हाला कागद हवे आहेत आम्हाला कागद हवे आहेत तुला कागद हवे आहेत तुला कागद हवे आहेत तुम्हाला कागद हवे आहेत तुम्हाला कागद हवे आहेत आपल्याला कागद हवे आहेत आपल्याला कागद हवे आहेत त्याला कागद हवे आहेत त्याला कागद हवे आहेत तिला कागद हवे आहेत तिला कागद हवे आहेत त्यांना कागद हवे आहेत त्यांना कागद हवे आहेत मला वह्या हव्या आहेत मला वह्या हव्या आहेत आम्हाला वह्या हव्या आहेत आम्हाला वह्या हव्या आहेत तुला वह्या हव्या आहेत तुला वह्या हव्या आहेत तुम्हाला वह्या हव्या आहेत तुम्हाला वह्या हव्या आहेत आपल्याला वह्या हव्या आहेत आपल्याला वह्या हव्या आहेत त्याला वह्या हव्या आहेत त्याला वह्या हव्या आहेत तिला वह्या हव्या आहेत तिला वह्या हव्या आहेत त्यांना वह्या हव्या आहेत त्यांना वह्या हव्या आहेत मला पुस्तक हवी आहेत मला पुस्तक हवी आहेत आम्हाला पुस्तक हवी आहेत आम्हाला पुस्तक हवी आहेत तुला पुस्तक हवी आहेत तुला पुस्तक हवी आहेत तुम्हाला पुस्तक हवी आहेत तुम्हाला पुस्तक हवी आहेत आपल्याला पुस्तक हवी आहेत आपल्याला पुस्तक हवी आहेत त्याला पुस्तक हवी आहेत त्याला पुस्तक हवी आहेत तिला पुस्तक हवी आहेत तिला पुस्तक हवी आहेत त्यांना पुस्तक हवी आहेत त्यांना पुस्तक हवी आहेत मला चहा पाहिजे मला चहा पाहिजे आम्हाला चहा पाहिजे आम्हाला चहा पाहिजे तुला चहा पाहिजे तुला चहा पाहिजे तुम्हाला चहा पाहिजे तुम्हाला चहा पाहिजे आपल्याला चहा पाहिजे आपल्याला चहा पाहिजे त्याला चहा पाहिजे त्याला चहा पाहिजे तिला चहा पाहिजे तिला चहा पाहिजे त्यांना चहा पाहिजे त्यांना चहा पाहिजे मला कॉफी पाहिजे मला कॉफी पाहिजे आम्हाला कॉफी पाहिजे आम्हाला कॉफी पाहिजे तुला कॉफी पाहिजे तुला कॉफी पाहिजे तुम्हाला कॉफी पाहिजे तुम्हाला कॉफी पाहिजे आपल्याला कॉफी पाहिजे आपल्याला कॉफी पाहिजे त्याला कॉफी पाहिजे त्याला कॉफी पाहिजे तिला कॉफी पाहिजे तिला कॉफी पाहिजे त्यांना कॉफी पाहिजे त्यांना कॉफी पाहिजे मला दूध पाहिजे मला दूध पाहिजे आम्हाला दूध पाहिजे आम्हाला दूध पाहिजे तुला दूध पाहिजे तुला दूध पाहिजे तुम्हाला दूध पाहिजे तुम्हाला दूध पाहिजे आपल्याला दूध पाहिजे आपल्याला दूध पाहिजे त्याला दूध पाहिजे त्याला दूध पाहिजे तिला दूध पाहिजे तिला दूध पाहिजे त्यांना दूध पाहिजे त्यांना दूध पाहिजे मला आंबे पाहिजेत मला आंबे पाहिजेत आम्हाला काकड्या पाहिजेत आम्हाला काकड्या पाहिजेत तुला लिंब पाहिजेत तुला लिंब पाहिजेत तुम्हाला कागद पाहिजेत तुम्हाला कागद पाहिजेत आपल्याला पेन्सिली पाहिजेत आपल्याला पेन्सिली पाहिजेत त्याला केळी पाहिजेत त्याला केळी पाहिजेत तिला बटाटे पाहिजेत तिला बटाटे पाहिजेत त्यांना वह्या पाहिजेत त्यांना वह्या पाहिजेत मोहनला चहा पाहिजे मोहनला चहा पाहिजे मोहनला कॉफी पाहिजे मोहनला कॉफी पाहिजे मोहनला दूध पाहिजे मोहनला दूध पाहिजे सरिताला पेले पाहिजेत सरिताला पेले पाहिजेत सरिताला साड्या पाहिजेत सरिताला साड्या पाहिजेत सरिताला बिस्किट पाहिजेत सरिताला बिस्किट पाहिजेत माकडाला शेंगा पाहिजेत माकडाला शेंगा पाहिजेत माकडांना फळ पाहिजेत माकडांना फळ पाहिजेत transformation drill change the sentences using the verb आवड इन प्लेस ऑफ खा मी आंबा खातो मला आंबा आवडतो मी आंबा खाते मला आंबा आवडतो मी आंबे खातो मला आंबे आवडतात मी आंबे खाते मला आंबे आवडतात तू आंबा खातोस तुला आंबा आवडतो तू आंबा खातेस तुला आंबा आवडतो तू आंबे खातोस तुला आंबे आवडतात तू आंबे खातेस तुला आंबे आवडतात तो आंबा खातो त्याला आंबा आवडतो तो आंबे खातो त्याला आंबे आवडतात ती आंबा खाते तिला आंबा आवडतो ती आंबे खाते तिला आंबे आवडतात आम्ही आंबा खातो आम्हाला आंबा आवडतो आम्ही आंबे खातो आम्हाला आंबे आवडतात तुम्ही आंबा खाता तुम्हाला आंबा आवडतो तुम्ही आंबे खाता तुम्हाला आंबे आवडतात आपण आंबा खातो आपल्याला आंबा आवडतो आपण आंबे खातो आपल्याला आंबे आवडतात ते आंबा खातात त्यांना आंबा आवडतो ते आंबे खातात त्यांना आंबे आवडतात त्या आंबा खातात त्यांना आंबा आवडतो त्या आंबे खातात त्यांना आंबे आवडतात रिप्लेस हवा एटसेट्रा विथ पाहिजे एटसेट्रा मला आंबा हवा आहे मला आंबा पाहिजे मला आंबे हवे आहेत मला आंबे पाहिजेत आम्हाला जिलबी हवी आहे आम्हाला जिलबी पाहिजे आम्हाला जिलब्या हव्या आहेत आम्हाला जिलब्या पाहिजेत तुला सफरचंद हवं आहे तुला सफरचंद पाहिजे तुला सफरचंद हवी आहेत तुला सफरचंद पाहिजेत तुम्हाला लाडू हवा आहे तुम्हाला लाडू पाहिजे तुम्हाला लाडू हवे आहेत तुम्हाला लाडू पाहिजेत त्याला काकडी हवी आहे त्याला काकडी पाहिजे त्याला काकड्या हव्या आहेत त्याला काकड्या पाहिजेत तिला केळ हवं आहे तिला केळ पाहिजे तिला केळी हवी आहेत तिला केळी पाहिजेत त्यांना फूल हवं आहे त्यांना फूल पाहिजे त्यांना फुलं हवी आहेत त्यांना फुलं पाहिजेत substitution drill Substitute mala with the proper form of the given noun or pronoun. मला चहा हवा आहे तू तुला चहा हवा आहे तो त्याला चहा हवा आहे मोहन मोहनला चहा हवा आहे नीला नीलाला चहा हवा आहे ती तिला चहा हवा आहे ते त्यांना चहा हवा आहे आम्ही आम्हाला चहा हवा आहे तुम्ही तुम्हाला चहा हवा आहे आपण आपल्याला चहा हवा आहे फडके साहेब फडके साहेबांना चहा हवा आहे लिमये ताई लिमये ताईंना चहा हवा आहे ते त्यांना चहा हवा आहे त्या त्यांना चहा हवा आहे ती तिला चहा हवा आहे सबस्टिट्यूट चहा with the given nouns making the necessary changes in the चहा हवा आहे पाणी सतीश ला पाणी हवं आहे दूध सतीशला दूध हवं आहे पेढे सतीशला पेढे हवे आहेत जिलबी सतीशला जिलबी हवी आहे वह्या सतीशला वह्या हव्या आहेत शर्ट सतीशला शर्ट हवा आहे रुमाल सतीशला रुमाल हवा आहे कॉफी सतीशला कॉफी हवी आहे कोको सतीशला कोको हवा आहे चित्र सतीशला चित्र हव आहे सबस्टिट्यूट चष्मा with the given nouns making necessary changes तिला चष्मा पाहिजे अंगठी तिला अंगठी पाहिजे बांगड्या तिला बांगड्या पाहिजेत घर तिला घर पाहिजे पुस्तक तिला पुस्तक पाहिजेत पैसे तिला पैसे पाहिजेत फाईल तिला फाईल पाहिजे किल्ल्या तिला किल्ल्या पाहिजेत दिवा तिला दिवा पाहिजे कागद तिला कागद पाहिजे घड्याळ तिला घड्याळ पाहिजे सबस्टिट्यूट घर with the given words making necessary changes in the sentence मला हे घर आवडत माणस मला ही माणसं आवडतात पेन मला हे पेन आवडत, पुस्तक मला ही पुस्तक आवडतात चहा मला हा चहा आवडतो खाऊ मला हा खाऊ आवडतो मुलगी मला ही मुलगी आवडते डायऱ्या मला ह्या डायऱ्या आवडतात कपाट मला ही कपाट आवडतात साडी मला ही साडी आवडते कोट मला हा कोट आवडतो माळा मला ह्या माळा आवडतात बंगले मला हे बंगले आवडतात शाळा मला ही शाळा आवडते चहा मला हा चहा आवडतो कोको मला हा कोको आवडतो ॲफमेटिव्ह निगेटिव्ह ड्रेस मला चहा आवडतो मला चहा आवडत नाही तुला कॉफी आवडते तुला कॉफी आवडत नाही त्याला दूध आवडतं त्याला दूध आवडत नाही तिला नाच येतो तिला नाच येत नाही आम्हाला धडे समजतात आम्हाला धडे समजत नाहीत तुम्हाला कविता समजतात तुम्हाला कविता समजत नाहीत आपल्याला केळी आवडतात आपल्याला केळी आवडत नाहीत त्यांना फुलं आवडतात त्यांना फुलं आवडत नाहीत मला चहा हवा आहे मला चहा नको तुला कॉफी हवी आहे तुला कॉफी नको त्याला दूध हवं आहे त्याला दूध नको तिला खाऊ हवा आहे तिला खाऊ नको आम्हाला लाडू हवे आहेत आम्हाला लाडू नकोत तुम्हाला जिलब्या हव्या आहेत तुम्हाला जिलब्या नकोत आपल्याला बिस्किट हवी आहेत आपल्याला बिस्किट नकोत त्यांना पुस्तक हवी आहेत त्यांना पुस्तक नकोत मला चहा पाहिजे मला चहा नको तुला कॉफी पाहिजे तुला कॉफी नको त्याला दूध पाहिजे त्याला दूध नको तिला पेढे पाहिजेत तिला पेढे नकोत आम्हाला गोळ्या पाहिजेत आम्हाला गोळ्या नकोत तुम्हाला बिस्किट पाहिजेत तुम्हाला बिस्किट नकोत आपल्याला पेन्सिली पाहिजेत आपल्याला पेन्सिली नकोत त्यांना फळ पाहिजेत त्यांना फळ नकोत listen to the conversation Sandhya तू काय करते आहेस मी पुस्तकातले धडे वाचते आहे तुला पुस्तकातले धडे समजत आहेत का हो मला पुस्तकातले धडे समजत आहेत सुरेश तू ही कविता वाच तुझं पुस्तक कुठे आहे बाई माझ्याजवळ पुस्तक नाही तुला माझं पुस्तक पाहिजे का नको मी मनीषचं पुस्तक घेतो सुरेश तुला ही कविता समजते आहे का नाही मला ही कविता समजत नाही तुला मराठी भाषा येते का नाही अजून मला मराठी भाषा येत नाही मी सध्या ती भाषा शिकतो आहे उषा तुला मराठी भाषा येते का मला मराठी भाषा थोडी थोडी येते तू कुठे राहतेस मी हॉस्टेल मध्ये राहते तू कुठे जेवतेस मी मेस मध्ये जेवते तुला मेसचं जेवण आवडतं का हो मला मेसचं जेवण आवडतं गौतम तुला पुन्हा आवडतं का हो मला पुन्हा आवडतं मला इथलं जेवण आवडतं मला इथली हवा आवडते मला इथले लोकही आवडतात